अहो ऐकलं का मी काय म्हणते ते यांना काही आपल्या अंगला ठेवायची नाही अगं पण इतकी काय घाई आहे म्हणतो मी अगं तशी ती लहान आहे अजूनही पाहू की पुढं हो हो तुम्हाला काय त्याचं तुम्ही आता ऑफिसात आणि आईतल्या बायकांची बोलणी सोसावी लागतात मला अगं पण महागाई ही अशी हा चाललेला चार पोरांचा गाडा ओढता ओढता जीव आलाय टेकीला त्यात आणि हे लग्न दुष्काळात धोंडा व्हायला म्हणतात तो हा असा असा काय खर्च येणार आहे म्हणते मी जातील चार पुढे पुढसाठी जास्त पण यांना काय तिला ठेवायची नाही अगं पण पैसे टाकून तरी जिन्नस मिळाले पाहिजेत ना लग्नाला काय लागत नाही आणि बाजारात तर बाजारामध्ये काही नुरले बाजारामध्ये काही नुरले महागाईने पुरे गांजले महागाईने पुरे गांजले कापड चौपट महाग झाले कापड चौपट महाग झाले धान्याने तर काळे केले अहो पण असं धान्य तरी किती लागणार आहे फार झालं तर थोडं डाळ गहू तांदूळ अगं किती काय परवा गोविंदरावांच्या मुलीच्या लग्नात अक्षतीला तांदूळ नाही म्हणून वाटाणे वाटावे लागले दूध तूप दही काही मिळे ना दूध तूप दही काही मिळे ना भाजी पाला चुकून दिसे ना भाजी पाला चुकून दिसे ना राखेलाची पडली वाण दिवे पळाले घेऊन प्राण राखेलाची पडली वाण दिवे पळाले घेऊन प्राण पैसा असली नाही अन्न नको नको हे कठीण जीवन अगं माझ्या एका दोस्ताच्या घरी वरातीला बत्त्या नाहीत म्हणून अंधारात काढावी लागली वरात आणि दुसऱ्या एका ठिकाणी तर जावई बुवाने घंगाळभर चाबू जाण्याचा हट्ट धरला म्हणून लग्न मोडलं ते काही मी ऐकायची तुम्ही तेवढं दोषांचा कळ पाहत बरं बुवा पाहतो करता काय आलिया भोगाशी असावे सादर आता एका माणसाचे लग्न होणार ए तू बोलते की नाही आणखी ए हे का ग अशी थट्टा करू नका बाई आलिया झालं काय व्हायचंय आपल्याला स्थळ एकदम पसंत आहे मग त्यांना मुलगी नाव कसं वाटतं अगं त्यांना सुद्धा मुलगी पसंत आहे मग काय हुंड्यात वगैरे वाटतं हा हा हा अगं असलं स्थळ नाही तिथं मोडाला मी काही मूर्ख नाही तुझ्यासारखा दोन हजार का तीन हजार देतो म्हणून सांगितलं अहो मग झालं तरी काय ते तरी सांगा लवकर जावई बुवांचं असं म्हणणं पडलं की आपल्याला हुंडा बिलकुल नको हुंडा दाखल फक्त दोन पोती तांदूळ दोन पोती साखर आणि दहा रुपयाची मोड द्यावी म्हणजे झालं मग काय करायचं मुकाटानं उठून आलं झालं झक मारलेली त्रेचाळीस सालात जगलो म्हणजे काय पुढीला कसे बेगम ठेवायचं वाटतं वाढलेल्या मुली म्हणजे आई बाबांचा वाढत दुधे पोरगा असता तर काही वाढला असता ए अगं मग पोरगी आहे जरा धाड वेळेवेळी बरे खट्टा असते तुम्हाला मग काय करायचं रडल्यानं संकट टळतात थोडीच त्यांची तर लुगूनच जगायला शिकायला पाहिजे तुम्हाला का शेजारी कळतानी पेडतात मला असं ना हे हे बघ माझ्याकडे पाठवतो ना मी करतो त्यांचं समाधान अगं माणसाना माणसं खायची वेळ आली आहे कशाला हसते कोण कोणाला बोलायला बरं तुमचं तुम्हाला मला नाही जमत हे बघ हे तू बोलले नाहीस म्हणजे फार चांगली दिसते